देवाची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संग देई सदा तुका म्हणे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण न आवडी ती माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ती माझी सर्व जोडी